रुद्रपदाच्या top. कंडी कटी पितांबर नेसला गई मोत्याचा हार घातला जास्वंदीच्या फुलांचा तुरा शोभतो नवसाला पावतो पाई फुलोरा सजवला गंध धुपाचा सुगंध दाही देशात पसरला एक हजार दुर्वांचा पायी फुलोरा सजवला गंध धुपाचा सुगंध दाही दिशात पसरला लाडू मोदकांचा आम्ही प्रसाद ठेवतो राजा entertainment, log on and subscribe to www.youtube.com slash Venus Devotional.